आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज एक सौ सात दशमलव आठ एफ एम पुनेरी पाटिया ऐका हो ऐका फोटो खराब आल्यास फोटो खराब आल्यास वडिलांना जा विचारावा आमास नाही नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर जे हा मित्रांनो एक मुलाखत कार्यक्रममध्ये आज परत आपण पॉझिटिव्ह थिंकिंगवरती विचार करणार आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंगवरती थॉट्स देण्यासाठी विचार देण्यासाठी आपल्याबरोबर आजचे खास पाहुणे बालासाहेब घोरपडे आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहे तर आजच्या विषय आपण असं करूया की बरेच वेळा असं असतो की आपण विचार करत राहतो परंतु पॉझिटिव्ह विचार येत नाही कोणाला बघितलं तर त्यांचे नेगेटिव्ह विचारच आपल्याला मनात येतो की हा यांनी असा बोललेला हा माणूस असाच आहे असा आपण नेगेटिव्ह विचार पहिले करतो तर कुठेतरी याला थांबवा म्हणजे काय काय काय वेळा आपण विचार करतो की नाही आपल्याला चांगला विचार करायचा तरी पण ते नेगेटिव्ह विचार येतात अशा वेळी आपल्याला काय ध्यानात ठेवून काय विचार केलं तर कसं पॉझिटिव्ह थिंकिंग येईल किंवा क कसं आपण पॉझिटिव्ह मनोस्थिती बनवणार याच्यावरती आपण विचार करणार आहे याच्यावरती आज चर्चा करणार आहे तर आजच्या एपिसोडमध्ये बालासाहेब गोरफडे यांचा खूप खूप स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद बालासाहेब गोरपाडे आपण विचार केला सुरुवातीला तुम्ही म्हटलेलं मला एक विचार आठवण येतो आहे की आपले विचार चार प्रकारे चालतात नेगेटिव्ह पॉझिटिव्ह वेस्ट अनवॉन्टेड असं काहीतरी तुम्ही म्हटलेलं तर याच्यामध्ये आपण आता चारही भागाला आपण बघितलं तर पॉझिटिव्ह पर्सेंटेज आपल्याला कमी आहे नेगेटिव्ह जास्ती आहे आणि अनवॉन्टेड कमी कमी येतात आणि वेस्ट तर जास्तीच जास्त तर आता नेगेटिव्ह आणि वेस्ट हा जास्ती झाला आहे अननेसेसरी थॉट्स म्हणून वॉन्टेड थॉट्स आपल्याला जे करायचे विचार तेही आपल्याला कमी येतात तर अशा वेळी आपल्याला कसं त्या वेस्टेज आणि नेगेटिव्हला कमी करून आपल्या पॉझिटिव्ह विचार जास्ती करायला पाहिजे आणि नेसेसरी थॉट्स ज्याला म्हणतात गरजेचे विचार गरजेचे विचार <laughs> त्याला कसं आपण करता येईल त्याच्यावरती तुमचे विचार सांगा तर खूप सुंदर तुम्ही हा प्रश्न विचारला जी आपली सकारात्मक चिंतन मध्ये जी मालिका चालली त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट पकडू राहिलो एक मानसिक लेव्हलवर की आपल्या विचारांची पातळी आपल्याला कशी वाढवायची आणि आपण दिवसभर कसं मोटिव्हेट राहू शकतो त्याकरता आपले हे प्रयास मन सदैव एक उमंग उत्साह आणि एक चार्जेबल राहील कोणतंही कार्य करण्यासाठी एक उमंग उत्साह मनामध्ये राहील याच्याकरता आपण हा प्रयास आपले जे श्रोते आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय हो हो तर जसं तुम्ही सांगितलं की आपली एकदा चर्चा पण झाली की एक नॅचरली आपण मागच्या गोष्टींविषयी पॉझिटिव्हिटी असतानाही निगेटिव्हिटीकडे लक्ष आपलं तुरंत जातं म्हणजे आज कॉमन कोणीही जर बघितला व्यक्ती की त्याला जर विचारलं की याचे विशेषतः सांग तर तो विचार करतो परंतु त्याला जर कमी म्हणतात तर तो लगेच पटकन सांगतो असंच एक एक्झाम्पल आठवतं की एक वेळेला एक शिक्षकांनी एक मुलांची एक्झाम घेण्याचं ठरवलं आणि ते एक्झाम जसं मी तुम्हाला सांगितलं की शिक्षकांना हे बघायचं होतं की मुलांमध्ये एक नैतिकतेचं बल किती आहे डिग्री तर घेतली पण नैतिकता किती आहे जसं मागच्या एपिसोडमध्ये आपण ती चर्चा केली की शिक्षकांनी हे पण एक चेक केलं पाहिजे की मुलं नैतिक चरित्रवान किती झालेले आहे आणि त्यांनी काय केलं की सर्व मुलांना पेपर वाटले एक्झाम घेण्यासाठी पेपर वाटले आणि पेपर वाटल्यानंतर जे क्वेश्चन पेपर आहे सरांनी सांगितलं की सर्वांनी क्वेश्चन पेपर सोडायचा तर गंमत काय की फक्त क्वेश्चन पेपरवर टीचरनं एक पेननं एक स्पॉट केला होता जसे आपण त्याला बिंदू म्हणतो डॉट हा पेपरमध्ये फक्त एक बिंदू ठेवला होता आता हा क्वेश्चन पेपर सर्व मुलांकडे गेल्यानंतर मुलं आश्चर्यचकित झाले की याच्यात काही क्वेश्चनच नाही आहे आणि सर म्हणतात की क्वेश्चन पेपर सोडायला सुरुवात करा तर एकमेकाकडे बघायला लागले मुलं हे काय प्रकार आहे मग एका मुलाने विचारलं सर याच्यात काही क्वेश्चन नाही आहे तुम्ही म्हणतात की क्वेश्चन पेपर तुमची वेळ सुरू झाली तुम्ही क्वेश्चन पेपर सोडू शकता तर सरांनी सांगितलं त्यांना समजून की बघा सर्वजण बघा की हातामध्ये क्वेश्चन पेपर पकडा त्याच्यावर काही दिसतं का हो तर मुलांनी सांगितले हां म्हणजे काय दिसतं तर म्हणजे एक पॉईंट आहे काळा स्पॉट आहे डॉट हां डॉट आहे मग सरांनी सांगितलं की ठीक आहे त्याच्यावर तुम्ही उत्तर लिहा तर प्रत्येकजण विचार करायला लागला क्वेश्चन पेपर यांनी प्रश्न एवढा सरांनी वंडरफुल की तो जो स्पॉट आहे डॉट दिलेला आहे त्याच्याविषयी लिहा तर प्रत्येक मुलगा विचार करायला लागला की त्या डॉटविषयी प्रत्येकजण लिहायला लागला की जीवनामध्ये कुठंतरी फुलस्टॉप लावला पाहिजे किंवा तो जो डॉट आहे म्हणजे असं प्रत्येकाचे जे विचार आहे कोणी काही ते काही लिहिले आणि नंतर सरांनी सर्व पेपर जमा केले जमा केल्यानंतर सर्वांनी जे स्पॉट स्पॉटविषयी त्या डॉटविषयी लिहिलं होतं तर शिक्षकांनी मुलांना सांगितलं की मला हे तुम्हाला बघायचं होतं की जीवनामध्ये एवढा काही कोरा पेपर तुमच्या समोर आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही गेलं परंतु सर्वांचं लक्ष त्या स्पॉटकडे गेलं कोणी पण हे उठून म्हटलं की सर पेपर एकदम सफेद आहे बाकीचा सर्व भाग कोरा आहे आणि नंतर स्पॉट आहे प्रत्येकजण हे म्हटलं की याच्यावर एक काळा स्पॉट आहे मग सरांना हेच मुलांना समजून सांगायचं होतं की जीवनामध्ये तुमच्यामध्ये विशेषता भरपूर आहे परंतु आपण एक कुठंतरी कमी दिसली की त्या कमीला फोकस करतो की याच्यामध्ये ही आहे त्याला एक स्टॅम्प लावतो की हा व्यक्ती आहेच असा आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याची जी इफेक्ट आहे निगेटिव्हिटीची इफेक्ट आपल्यावर पण पडते आणि दुसऱ्यावर पण पडते म्हटलं जातं की जर तुम्ही चोवीस घंट्यामध्ये दहा घंटे जर पास्टचे विचार किंवा एखाद्या घटनेविषयी जर बार बार विचार केला एखाद्या व्यक्तीविषयी बार बार विचार केला की समजा तुम्ही माझ्याबरोबर काही वर्षापूर्वी राग केलेला आहे किंवा गलत व्यवहार केलेला आहे मला फसवलेला आहे तो जर तुम्ही विचार केला तर तो, तो संस्कार इतका काही पक्का होतो की तुमचा तो एक नॅचरली एक नेचर बनून जाते कारण चोवीस घंटेमधले दहा घंटे तुम्ही त्या गोष्टीविषयी विचार करताय तर त्याचा रिझल्ट एक दिवस असा येतो की तुमचं जे जीवन हे पूर्ण नकारात्मक होऊन जातं म्हणून ही जी गोष्ट आहे खूप महत्त्वाची आहे जीवनामध्ये की सर्वात प्रथम जे नकारात्मक चिंतन आहे किंवा नकारात्मकतेची जी क्वालिटी आहे ही जर आपण वाढवली तर तुम्हाला दुनियामध्ये प्रत्येकामध्ये कुठं ना कुठं नकारात्मकता किंवा खराबीच दिसणार आणि त्याच्या विपरीत जर आपण चोवीस घंट्यामध्ये जर सकारात्मकता जर वाढवली आपली सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण जर विशेषता बघितल्या किंवा दुसऱ्यांची महिमा जरी केली एक गुडविल तसं आपण एका एपिसोडमध्ये बघितलं की तुम्हाला आठवत असेल की एक व्यक्ती फक्त फॅक्टरीमध्ये काम करायला येताना नमस्कार म्हणायचा हो. तो सिक्युरिटीवाला आहे <laughs> जाताना पण नमस्कार म्हणायचा आणि तो जो गुण आहे त्या गुणानं त्याचं जीवन वाचलं तर अशा प्रकारे जर आपण सकारात्मक बनण्यासाठी अनेक आपल्याला ऑप्शन्स आहे तुम्ही नमस्कार म्हणू शकता हॅ हॅलो म्हणू शकता तुमची तब्येत कशी आहे किंवा स्माईल देऊ शकता खुशी देऊ शकता ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्याकडे <laughs> आहेत त्या तुम्हाला फक्त द्यायच्या आहे हो. काही कुठून आणायच्या नाही म्हणून सर्वात प्रथम काही टिप्स तुम्हाला तुम्ही जसं सांगितलं की इतकं काही वायुमंडळ नकारात्मक बाहेर आहे परंतु त्याच्या सतत आपण सकारात्मक शोधण्यासाठी काय करायला पाहिजे तर सर्वात प्रथम आपण स्वतः स्वतःविषयी चांगले विचार करणं शिकलं पाहिजे पहिली गोष्ट जर आपण आपल्या जीवनामध्ये कारण मेजॉरिटी आपण जसं आता तुम्ही मुलांविषयी मागच्या एपिसोडमध्ये आपण मुलांविषयी चर्चा केली की ज्या वेळेला माणूस डिप्रेशनमध्ये किंवा असं जर बघितलं एखाद्या आजाराविषयी कोणत्याही घटनेविषयी जर तो जास्त विचार करत बसला तर त्याचा मस्तिष्कवर असा विपरीत परिणाम होतो की तो अवसादमध्ये जातो एकदम ह्या दुनियामधून जसं असं वाटतं की तो कुठंतरी एक आपला आता जगच नाही जग राहायचं असा तो विचार करतो म्हणून आपण एक चांगले विचार पहिल्या प्रथम सुरू करायचे दुसरा जो उपाय आहे त्याच्याकरता की आपण काय करायचे की कोणत्या नाही कोणत्या कामामध्ये आपण बिझी राहायचं हो. कारण म्हटलं जातं की खाली मन सैतांचं घर ज्यावेळेला बुद्धी खाली असते त्यावेळेला सैतानी विचार म्हणजे फालतू विचार विचार म्हणून कोणीतरी म्हटलेलं आहे की काही काम नसलं तर कपडा फाडून शिलाई करा चांगला कपडा वाढून शिलाई करा परंतु बिझी राहा बिझी राहा म्हणजे जर एम टी माइंड जर असलं तर त्याच्यामध्ये इव्हिल्स थॉट येणं हे स्वाभाविक स्वाभाविक आहे म्हणून सकारात्मक चिंतनासाठी हा एक खूप मोठी एक टिप्स आज तुम्हाला देतो आहे की कुठं ना कुठं चांगल्या कामामध्ये आपण बिझी राहायचं सर्व काम झाले परंतु घरामध्ये आपण बघतो की जाळे असतात सफाई असते आणि आपलं एक ठराविक असतं की एक हप्त्यामध्ये किंवा सप्त्यामध्ये एकदाच आपण ती करत असतो परंतु ह्या जर गोष्टी साफसफाईकडं आपण लक्ष ठेवलं किंवा बरेच कामं असे पेंडिंग असतात त्याच्यामध्ये जर आपण वेळ दिला तर नकारात्मक विचार येण्याची मार्जिनच नसते आणि तिसरी एक गोष्ट एक सकारात्मकतेसाठी तुम्हाला सांगतो की आपली जी मनामध्ये व्यर्थ गोष्टींची जी आपण कोणाबरोबर चर्चा करत बसतो किंवा एक डिबेट करतो व्यर्थची जी गपशप आपण म्हणतो त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतो आपण किंवा एखादा आपल्या गोष्टीशी सहमत नाही आहे आणि उगच आपण टाईम वेस्ट करतो त्याची बुद्धीची पातळी म्हणा किंवा तिथे लेवल नसते की ज्याला टाईम ऑफ वेस्ट ज्याला आपण म्हणतो की नब्ज बघूनच नॉलेज दिलं पाहिजे तर आपण ते न करता व्यर्थची आपण चर्चा करतो आणि त्याच्यामध्ये आपला जसं म्हटलं जातं पात्र बघून दान दिलं पाहिजे तसं की हे जर आपण एक शिकलं तर आपला हा व्यर्थाचा वेळ वाचल्यामुळे नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून आपण पुढे जाऊ शकतो हो हो हो दुसरं सकारात्मकतेसाठी की प्रत्येकानं जर हा विचार केला की मला दररोज काही ना काही नवीन करायचं आहे आज जे केलं तोच दिवस उद्या नाही उद्या जो दिवस आहे नवीन काहीतरी घेऊन येतोय माझ्यासाठी सौगात घेऊन येतोय भेट घेऊन येतोय म्हणून मला पण ह्या विश्वासाठी ह्या समस्त जेवढी प्राणी मात्र आहे प्राण्यावर दया करणं मनुष्याला क्षमा करणं कोणी जर काही गुन्हे केलेले आहे तर त्याला माफ करणं क्षमा याचना हे माझ्या क्वालिटी जर मी डेव्हलप केल्या रोज काही ना काही मला नवीन करायचं आहे म्हणून मला एक आठवतं की आम्ही बारावीला असताना आमच्या कॉलेजच्या समोर एक आमचे जे टीचर आहे त्यांचे वडील आंधळे होते परंतु एक बघा की एक आंधळा व्यक्ती न एक खुशी ज्याला म्हणतो आपण आनंद कोणत्या गोष्टीतून प्राप्त केला आम्हाला खूप आज ते आठवतं की ते काय <laughs> करायचे की आम्ही सकाळी सकाळी कॉलेजला गेल्यानंतर बाजरी किंवा ज्वारीचे दाणे हातामध्ये घेऊन यायचे आणि बाहेर यायचे तर व्हायचं काय की आम्ही सर्व मुलं ते बघण्यासाठी जायचो तर जसे ते बाहेर दाणे घेऊन येणार हातामध्ये ठेवणार तर ज्या चिमण्या असतात घराच्या बाहेर झाडावर बसलेले ते सर्व पटापटापट येणार त्यांच्या डोक्यावर बसणार खांद्यावर बसणार आणि ते खात राहणार <laughs> तर ते दृश्य खूप आनंददायक तर त्यांना खुशी त्याच्यामध्ये मिळायची आनंद मिळायचा हो. म्हणजे ज्या व्यक्तीला दिसत नाही त्या व्यक्तीनं एक आनंद प्राप्त करण्याचं साधन आणि आमचे सर सांगायचे की बस आमच्या वडिलांना इतकी खुशी मिळते याच्यामधून ते हसतात की त्या चिमण्या ज्या वेळेला डोक्यावर बसतात खांद्यावर बसतात आवाज काढतात त्यांना खूप आनंद येतो आणि ते दररोज त्यांची एक डेली रुटीन रुटीन होती म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य की एक जर आंधळा व्यक्ती खुश राहण्यासाठी एक मार्ग काढू शकतो हो. तर आपण तर एकदम चांगले आहोत आणि <laughs> आपल्याला काही ना काही सकारात्मक कार्य करण्यासाठी जसं आपण बघतो की काही काही लोक गाईला नैवेद्य देतात एक पुण्याचं काम म्हणजे एक नवीन काही ना काही करायचं जीवनामध्ये केलं पाहिजे ते त्याच्यामधून <laughs> निश्चित आपले जे तर मित्रांनो आता घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक फार सुंदर गाणं आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बायलाज टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली व्यापारात हिरव्या टाकली मीरात टाकली ह्या पंखावरती मी नभ पांघरती ह्या पंखावरती शुभ पांघरती मी मुक्त मोरनी वाय चांदण्यात नाती ह्या पंखावरती मी नभ पांघरती मी मुक्त मोरनी वाय चांदण्यात नाती मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली हिरव्या पानात हिरव्या पानात चावळ चावळ बर ज्वानी तली नारळ अंग मोडीत काल टाकली मी रात टाकली मी मुडक्या संसाराची बैलाज टाकली मी रात टाकली मी गात टाकली सुन रहे हैं रेडियो पुनीरी आवाज एक सौ सात दशमलव आठ एफ खुश राहो खुशिया बाटो नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचा परत एकदा स्वागत आहे ब्रेकनंतर फारच सुंदर गाणं आपण ऐकलं आणि आशा व्यक्त करतो कुठेतरी आपल्याला संगीत किंवा गाणं मोटिवेशनल सॉंग्ससुद्धा आपल्याला मोटिवेट करतात पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठी अगदीच <laughs> बरोबर आहे कारण जीवनामध्ये असंच जसं आम्ही ब्रेक घेतो आहे दहा दहा पंधरा पंधरा मिनटांनी कार्यक्रम करताना तुम्ही पण आपला मनाचा जे नॉगेटिव्ह थॉट्स आहे किंवा अनवॉन्टेड थॉट्स आहे त्याच्यामध्ये पण एक ब्रेक घ्या आणि त्याच्यामध्ये ब्रेक घेऊन तुम्ही सतत काहीतरी चांगला विचार करा मला वाटतं त्याच्याने पण तुम्हाला एक हॅबिट होऊन जाईल आणि ब्रेक घेता घेता घेता पॉझिटिव्ह थॉट्स निर्माण होईल आणि पॉझिटिव्ह थॉट्स वाढत जाईल निश्चितच याचा <laughs> फायदा होईल आणि जसं तुम्ही सांगितलं की या संगीताविषयी मला आठवलं की तानसेन की जे संगीतामध्ये एक माहीर होते ज्यांचं हो, नाव हो. आज आपण आपण ऐकतो आणि पहिल्या शास्त्रामध्ये असा एक उल्लेख मिळतो की ज्यावेळेला संगीताच्या आवाजामुळे हिंसक प्राणी पण एक अहिंसक व्हायचे आज जर आपण साधू संत यांची जर तपाशा बघितली जंगलामध्ये बसल्यानंतर चाहे ते मुरलीची धून असो किंवा पेटी असो ज्या वेळेला ते मंत्रमुग्ध व्हायचे तर अक्षरशः हिंसक प्राणी येऊनही ते ऐकायला बसायचे किंवा आज प्रॅक्टिकल याचा प्रयोग केलेला आहे की जर तुम्ही सकाळी सकाळी संगीत जर चालू केलं तर शेतकरी वर्ग मेजॉरिटी गावात राहणारे जे लोक आहे तर मी बघितलं की जर या संगीतामुळं ज्या वेळेला गाईचं दूध शेतकरी काढतो तर अक्षरशः रोज हे संगीत ऐकून ऐकून त्या गाईच्या दुधात जे प्रमाण देण्याचं ते पण वाढलेलं आहे संगीताची तुम्ही गोष्ट केली म्हणून आठवलं की याचा प्रयोग प्राण्यांवर होतो की या संगीतामुळं गाईचं जे दूध आहे देण्याचं प्रमाण केवळ ती इतकी मंत्रमुग्ध होऊन स्थिर उभे राहते की त्याला ते व्हायब्रेशन म्हणा किंवा ते वेव्ज अशा मिळतात पॉझिटिव्हिटीच्या एनर्जीचा की त्याचं दूध देण्याचं पण प्रमाण वाढत जाते वाढत <laughs> फारच सुंदर एक्झाम्पल आपण दिलं आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये आपण मोटिवेशनल गाणं ओल्ड मेलोडीज हे भक्तिगीत देशभक्तिगीत या जे गीत आहेत या सॉंग्स आपण ऐकलं तर नक्कीच आपला मनामध्ये शरीरामध्ये एक व्हायब्रेशन येतो आणि त्या व्हायब्रेशन आपल्याला पॉझिटिव्ह सकारात्मक चिंतन करण्यासाठी मोटिवेट करत असते तर एक असा उपाय होऊ शकतो जसं बालासाहेबांनी सांगितलं की एका पशुवरती त्याचा प्रयोग करून किंवा पशुला त्याचा आनंद मिळत असेल तर आपण तर शाश्वत <laughs> जिवंत आहे मनुष्य आहे आणि सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे आपण तर आपल्या जीवनामध्ये निश्चित संगीत एक मोठा सकारात्मक चिंतन वाढवण्यासाठी आपल्याला कामाला येईल तर निश्चित आपलं म मला असं म्हणायचं आहे की तुम्ही रोज काही अर्ध तास किंवा पाऊन तास काढून संगीत ऐका तुमच्या आवडीचं संगीत ऐका आणि त्याच्यावरती चिंतन करा मनन करा त्याच्याने पण तुमचे पॉझिटिव्ह विचार बनत जाणार कधी कधी असं एम्प्टी माइंड तुम्ही म्हटलं ना खाली दिमाग चैतान का घर बिलकुल <laughs> तर तुम्ही त्याच्यासाठी म्हटलं काही ना काही निश्चित करायला पाहिजे आपल्याला स्वतःला एम्प्टी ठेवायचं नाही आणि हो. स्वतःला काही ना काही कुठलंही छोटा मोठा काम करत राहायचा किंवा ग्रुपमध्ये बसायचा किंवा काहीतरी शिकायला आपल्याला आजकाल भरपूर काय आपल्याला शिकता येतो भरपूर काय वाचन करता येतो बुक्स आहे इंटरनेटमध्ये पण पॉझिटिव्ह थिंकिंगवरती कर भरपूर किंवा आपण बघतो की आजकाल जो आपला जो संघ आहे त्या संघाचा खूप काही प्रभाव पडतो चाहे विद्यार्थी असो किंवा आम कोणताही व्यक्ती असो तर हे एक आपण आपल्या जीवनामध्ये की आपला संघ कसा आहे कारण म्हटलं जातं की महाभारतामध्ये की कौरवांना जी राय विचार देणारा कोण होता शकुनी होता त्याचा रिझल्ट काय झाला संघाचा प्रभाव बघा आपल्यासमोर प्रॅक्टिकल आहे की दुर्योधन शकुनीची राय घेत होता आणि युधिष्ठिर श्रीकृष्णाची राय घेत होता विचार घेत होता तर त्याच्यामध्ये विजय कोणाचा झाला पांडवांचा झाला मग आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने एक अभ्यास करायचा की माझा दोस्त कोण आहे हा विचार करायचा की माझा जर दोस्त आणि त्याचं जे लक्ष जीवनाचं जर खूप मोठं आहे त्याचे विचार जर खूप मोठे आहे समजा एखाद्याला इंजिनियर बनायचं आहे तो इंजिनिअरनं त्यानं इंजिनिअरिंगमध्ये त्याने ॲडमिशन पण घेतलं पण त्याचा जो दोस्त आहे तो आर्ट्स फॅकल्टीचा आहे तर त्याच्यामध्ये कधीच ताळमेळ होणार नाही निश्चित तो इंजिनिअरिंगला जो विद्यार्थी आहे तो कुठंतरी खालावणार का कारण त्याची दोस्ती आर्टच्या फॅकल्टीशी आहे मग याची जी दोस्ती आहे याची जी संगत आहे की ज्यानं इंजिनिअरिंगमध्ये टॉप केलेलं आहे पुढं जाऊन सिनियर ज्या त्याचा जो असेल त्याच्याशी जर त्यानं दोस्ती केली तर त्याला त्याच्याकडून काहीतरी मिळणार मिळणार की तुला पुढं जाण्यासाठी अजून असं असं कर कारण त्याच्यातून तो गेलेला आहे त्याच्याशी जर आपली दोस्ती असली मेजॉरिटी आपण जीवनामध्ये जे धोके खातो याच्यामुळं खातो की आपण काय करतो की आपली जी संगत आहे एक व्यर्थ असल्यामुळं किंवा टाईमपासची असल्यामुळं व्यर्थी चिंतनामुळं की आपल्याला जीवनामध्ये खूप लॉस होतो आपल्याला जर जीवनामध्ये पुढं जायचं असेल तर आपली जी दोस्ती आहे ही कायम एक मोठी जी सफल लोक आहेत की जे कोणत्याही फील्डमध्ये सफल झालेले आहेत आणि त्यांनी एक नाव कमवलेलं आहे यांच्याशी जर आपण संगत ठेवली तर निश्चित आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळेल समजा उद्या जरी आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आला कोणत्याही फील्डमध्ये चालता चालता तर आपल्याला ते गाईडलाईन करतील की हा प्रॉब्लेम मला पण आला होता तू काही हो. घाबरू नको त्याच्यातून तू पुढे निघू शकतो एक तुमच्या लक्षात आलं असं की संगतचा आपल्या जीवनावर किती मोठा परिणाम होतो आणि तेच जर आपली संगत आपली जर आपण म्हणजे फिल्म बघणं किंवा टाईमपास व्हॉट्सअपवर हे व्यर्थ गप्पा गोष्टी याचा जर आपला वेळ घालवला तर आपण आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्त करू शकणार नाही किंवा दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून येते एक येते की सकारात्मक चिंतनामध्ये कधी कधी तुम्ही त्या कार्य करण्यासाठी लागलेत चांगलं कार्य करतात पण कोणीतरी येऊन तुमची हिंमत तोडतो याच्यात काय तू टाइमपास करू राहिला म्हणजे कोणतंही जर तुम्ही चॅलेंज स्वीकार केलं तर त्या चॅलेंजला तोडण्यासाठी किंवा हिंमत हरवण्यासाठी बरेच लोक येतील परंतु त्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाची स्थितीला डावडोल केलं नाही पाहिजे त्याच्यामधून त्या कार्यामधून काहीतरी आउटपुट निघणार आहे निश्चित जसं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छितो की एक वेळेला एक व्यक्ती समुद्राच्या कडेला रोज संध्याकाळी चक्कर मारायचा हो आणि चक्कर मारत असताना तो बघायचा की ज्यावेळेला समुद्राची लाट येते त्या लाटेबरोबर बरेच मासे त्या लाटेबरोबर असे किनाऱ्यावर येऊन बाहेर येतात मातीवर मातीमध्ये पडतात आणि पुन्हा काही मासे असे त्याच्यामधले बरेच मासे की तडफडून मारतात कारण ती लाट जोरात आल्यानंतर ते मासे बरेच लांब फेकले जातात आणि पुन्हा ते काही पाणी लवकर तिथपर्यंत येत नाही येत नाही म्हणजे तोपर्यंत ते तडफडून मारतात तर तो व्यक्ती बघतो की एक युवक रोज जसा हा वॉकिंगचा याचा टाईम असायचा एक मुलगा येणार आणि ज्यावेळेला अशी माशांची ती लाट येणार तर तो, तो काय करायचा जितके होता येईल तितके ओंजळीमध्ये ते मासे घ्यायचा आणि परत पाण्यात टाकायचा रोज हा जो वॉकिंग करणारा असतो तो बघतो तो बघत असतो की हा <laughs> रोज हा मुलगा असं काय करतो तर एक दिवस त्याला काही ते राहवलं नाही तो जाऊन त्याला विचारतो की तू हे काय करतोय तर तो म्हणतो की मी जितकं होता येईल तितकं मासे वाचवण्याचा प्रयत्न करतोय <laughs> तर तो म्हणतो की अरे तू याच्यात फालतू वेळ घालतोय मूर्ख आहेस तू ये हजारा हजारो ना हे मासे बाहेर बाहेर येतात आणि तुझे एवढे एवढे टाकण्यानं काय फरक पडणार आहे पुन्हा लाट येते आणि पुन्हा त्याला घेऊन जाते पुन्हा बाहेर येतात काय होणार आहे तर मुलगा त्या व्यक्तीला तो जो सज्जन असतो <laughs> त्याला काही उत्तर न देता थोडा दुरीवर जातो तो सज्जन बघतो की हा काय करतो दुरीवर गेल्यानंतर त्याच्यातला एक मासा पकडतो आणि पाण्यात टाकतो आणि त्या व्यक्तीला तो सांगतो की कमीत कमी एकाचं तरी जीवन वाचलं <laughs> बघा छोटीशी घटना परंतु परंतु खूप जीवनाला बोध देणारी आणि एक विचार करण्यासाठी तो व्यक्ती विचार करायला लागतो की अरे नाही हजारांचं जीवन परंतु तू एकाच जीवन तरी वाचवलं <laughs> म्हणजे ही एक सकारात्मकता ही जी त्या मुलाची जी सकारात्मकता आहे ही त्यांना आपल्या कर्मामधून त्या व्यक्तीला दाखवून दिली की तुम्ही बरंच काही करण्यापेक्षा जरी एक छोटंसं जरी काम केलं तरी ते समाजासाठी खूप काही उपयुक्त ठरू शकतं दुसऱ्यांना जीवदान देऊ शकतं किंवा ज्या वेळेला कोणत्याही सकारात्मक कार्याची सुरुवात केली जाते त्यावेळेला ते काम किती जरी छोटं असलं तर ते काम छोटं नसतं परंतु काम करण्याच्या मागची जी तुमची भूमिका आहे एक सकारात्मक दृष्टिकोन आहे तो निश्चित तुम्हाला खुशी आनंद आणि सफलता प्राप्त करून देतो मग तुम्ही झाडू पोछा करण्याचं काम असो सफाईचं काम असो शिलाईचं काम असो स्वयंपाक बनवण्याचं काम असो इनिवन कोणतंही काम असो काम कधी छोटं नसतं ते काम करताना तुम्ही किती खुशी ना करता त्याच्यावर खूप डिपेंड असतं म्हणून कधी कधी आपण हे समजतो की हे काम तर करत तो करतोय परंतु एक जबरदस्ती करतो त्याच्या मागे जर आपली खुशी आणि आनंद जर असेल तर निश्चित आपला सकारात्मक दृष्टिकोन हा आपल्याला जीवनामध्ये खूप काही पुढं घेऊन जाऊ शकतो <laughs> फार सुंदर उदाहरण दिलं बालासाहेब गोरपडे आपण आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण बरेच काही गोष्टी चिंतन मनन करत करत सकारात्मक चिंतन कसं करता येईल सकारात्मक विचाराने आपल्या जीवनामध्ये किती आनंद आपल्याला मिळतो हे आपण आजच्या एपिसोडमध्ये बघितला आणि निश्चित मला असं वाटतं आपला श्रोता मित्रांनाही आनंद वाटत असेल की सकारात्मक चिंतन कसं करता येईल आणि करण्यासाठी काय आपल्याला दूर जायची गरज नाही आपण आपल्या मनामध्ये एक रोज सकाळी सकाळी उठून तुम्ही एक पॉझिटिव्ह थॉट घ्या आणि त्याच्यावरती सतत विचार करत राहा आणि दिवसभर परत तुम्ही बघा किती वेळ तुम्ही त्या पॉझिटिव्ह विचारला मनात आणलं त्याच्याने पण तुमचं जे आहे पॉझिटिव्ह थॉ थिंकिंग वाढत जाईल पॉझिटिव्ह थिंकिंग वाढत जाईल आणि असं करत करत तुम्ही एक दिवस सकारात्मक ऊर्जेने भरपूर होणार अशीच आमची शुभेच्छा आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये बालासाहेब गोरपडीने आपले एक्झाम्पल्स आपल्याबरोबर शेअर केले विचार के विचारचिंतन मनन आपल्याबरोबर शेअर केलं तर त्यांचा खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगवरती एवढंच परत पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघूया कसं पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठी आपल्याला काय एक्झाम्पल आपल्या समोर भालासाहेब ठेवतील तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा सुंदरा घना श्रीधरा अरुणोदय झाला उठिलव करी वनमाळे वनमाळे उठिलव करी वनमाळे उदया चढे मित्र आला घनश्याम